चिव चिमणे अगोय चिमणे काय रे चिमण्या हा बघ आणलाय मोत्याचा दाणा बघू बघू बघू आहा छान आहे बाई पण ठेवायचा कुठे